जागा आहे ना परमात्मने नमः अथ वाचो अर्जुनवाचो एवं युक्ता ये भक्ताः स्वं पर्युपासते अव्यक्तम चापेक्षरमव्यक्तं तेषां के श्री भगवान वाचो मय्या विषमनुये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्युपेता सेमयुक्ततमामतः येत्वक्षर्मनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवं संयमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूते हिते रताः क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्ता सप्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मान्धेयन्त उपासते तेषा मम समुधर्ता मृत्युसंसारसागरात् भवामिनचिरात् पार्थमय्यमेषित चेतसां मय्येव मनाधस्व मयि बुद्धिर्निवेशं निवसेष्यसि मय्येव संशयान अथ चित्तं समाधातुं न शक्नोसि मयि स्थिरम् आभ्यासयुगं ततो मामि चाप्तुं धनञ्जयम् आभ्यासेषु समर्थोसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि तदपि शक्तोषि कर्तुम् उद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु श्रेय हे ज्ञानम अभ्यासात विशेषते ध्यानात कर्म फलत्यागा त्यागाच्छांतरनंतरम अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्मम निरहंकार समदुःख सुखक्षमी संतुष्ट सतम योगी यतात्मा दृढनिश्चया मय्यर्पितम अनुबुद्ध यमद्भक्त समे प्रियान यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चया हर्षमशे भोईद्वगर मुक्तो सचिमे प्रियान अनपेक्षे शुचर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमद्भक्त यो न द्वेष्टेन यो न हृष्यते न द्वेष्टे न शोचते न कांक्षते शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समय प्रियान समशत्रोष मित्रश तथा मानापमानयो शीतोष्ण सुखो दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्यनिन्दाश्चिरमौनि सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिर्मतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यां मुक्तमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधानामत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः ॐ श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीतासुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुसंवादे योगो नाम द्वादशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरे नमः हरे नमः हरे नमः